गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा परमामृत ग्रंथातील प्रकरण आठवे शून्य मतख शून्यखंडन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री भेव नमः जरी ते शून्य भाविजे तरी कल्पनी नाव ठेविजे जे अपना आपण बुझे ते शून्य कैसे ज्या ठिकाणी ज्ञानाची अक्कल चालत नाही असे जे घनानंद अपरिमित स्वरूप ते शून्य भाव जरी भासते तथापि कल्पनेने काहीतरी त्याला नाव ठेवले पाहिजे का की जे आपण आपल्याला जाणते त्याला शून्य कसे म्हणावे आणि जो सर्व शून्याला जाणतो त्याला शून्य म्हणायला तयार तरी कोणी व्हावे कारण जे काही नाही ते आपल्याला जाणणार कसे न जाणते तर त्याला शून्य म्हणता आले असते परंतु जे काही नाही असे भासते ते तर आपण आपल्याला जाणते म्हणून त्याला शून्य म्हणवत नाही ज्याच्या स्वरूपा पुढे दृश्य असे काहीच उरत नाही आणि द्रष्ट्यापुढे दृश्य अदृश्यच होऊन जाते कारण त्याचा त्याच्याच जवळ सर्वदा स्वरूपाचा प्रकाश असतो यया स्वरूपी नुरे दृश्य दृश्याशी दृष्टत्व दृश्य दृश्य जयाचे तयासीच प्रकाश स्वस्वरूप सदा म्हणून सर्वांचा निराश केल्यावर नेनिवेला सोडून एक जाणीव उरली म्हणजे त्या जाणीवरूप ज्ञानाला जाणणाऱ्याला दुसराचा भाव कोणताच राहत नाही या कारणाने स्वरूपाच्या ठिकाणी अभाव असा भाव भास होतो परंतु त्याला शून्य म्हणता येत नाही कारण ते सर्वांना जाणून शून्यासमवेत असते शून्याचे शून्य पण जाणीव आपल्याच ठिकाणी कल्पून ते स्वरूपाच्या ठाई शून्यासहित लीन होऊन जाते शून्या ते शून्यपण जाणीव कल्पी आपण ते स्वरूपी होय लीन शून्यासहित या स्वरूपाची ओळख म्हणजे ते शून्य नाही आणि जाणीव नाही तसेच दृश्य नाही आणि नेणीवही नाही परंतु व्यक्ती मात्र स्वस्वरूपाने सर्वत्र भरलेले आहे ते असे की निरंतर निर्मळ असून ज्ञानाने भरलेले आणि सर्वत्र प्रकाशित असून अगोचर आहे जे निरंतर निर्मळ ज्ञानघन केवळ चिदाकाश अखिल अगोचर आणि अनिवार्य ज्ञानाचा अज्ञानाचा नाश करीत असल्याने हे शून्य तथापि रूपाने दृश्याकार आहे आणि सूक्ष्माहून हे अतिसूक्ष्म असे सपोर हे निज ज्ञान आहे जेथे शून्य दृश्याकार अज्ञान निरसन अनिवार जे सूक्ष्माहून सूक्ष्म सपोर निज ज्ञान निष्कलंक ज्ञानाकाश असून शून्याकाशाचा ग्रास करणारे आहे असे जे स्वरूप स्वयंप्रकाश त्याचा निजद्रष्टा परमात्मा तो तूच आहेस असा जो तू तो तू स्वतंत्र असून साक्षीरूप आहे आणि सर्व पक्षी दोषरहित आहेस आणि अंतरहित असून पाहणारा असा तू आहेस आणि तो ज्ञानाचे जीवार असून आस्तिक बुद्धीचे घर आहे आणि आनंदगण असल्या कारणाने तू केवळ सुखसागरच आहेस जे ज्ञानाचे जिव्हार आस्तिकांचे घर सुखाचे सागर घनानंद तू आणि सर्व साक्षीचे दीपन प्रकाशाचे कोंदन आणि आत्मानंदाचे निधान जे कैवल्य ते तूच आहेस जे सर्व साक्षीचे दीपन जे प्रकाशाचे कोंदन जे आत्मानंदाचे निधान ते कैवल्य तू आणि सर्वांचा निराश करून अखेर जे शुद्ध ज्ञान राहते त्या ज्ञानात तोमपद म्हणजे मी पण जाऊन तत्पदाचाही शुद्ध असित पदाचा शेवट अगर लय होतो असा जो जो तू शुद्ध स्वरूपी परमात्मा त्या तो आपला महिमा हरविला असल्या कारणाने निजधामात ऐक्य रूपाने राहण्याकरता नित्याभ्यासाच्या योगाने शुद्ध लक्षांश कसा साधावा तो प्रकार आता सांगतो तो तू शुद्ध अंतकरणाने ऐक तो लक्षांश अनुवादने परिसावा शुद्ध करणे नित्य जैसे अभ्यासने तैसे सांगू मी आता अभ्यासाची पद्धत कशी आहे ती सांगतो की जिच्या योगाने स्वरूपावर निश्चय बसून शुद्ध परमात्मरूप प्रकाशेल आणि त्यातच चिद्ध समरस होऊन कैवल्यात रमून जाईल जेने स्वरूपी निश्चय वैसे शुद्ध परमात्मा प्रकाशे सदा रमोनी समरसे कैवल्य माझे याप्रमाणे परमामृत ग्रंथातील खंडन नावाचं प्रकरण या ठिकाणी समाप्त करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय